ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सातवा भरताचे चरित्र श्री शुक म्हणाला महाराज भरत मोठे भगवतभक्त होते भगवान ऋषभदेवानी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्या संकल्पानुसार त्यांची नियुक्ती केली त्यांच्या आज्ञेत राहून भरतानी विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह केला जसे तामस अहंकारापासून शब्दादी पाच भूततन्मात्रे उत्पन्न होतात त्याचप्रमाणे पंचजनीपासून त्यांना सुमती राष्ट्रभ्रत सुदर्शन आवरण आणि धूम्रकेतू नावाचे पाच पुत्र झाले ते तंतोतंत त्यांच्यासारखेच होते ज्या देशाचे नाव अगोदर अजनाभ वर्ष होते त्याच या देशाला भारताच्या वेळेपासून भारतवर्ष म्हणतात महाराज भरत बहुश्रुत होते आपल्या पूर्वजाप्रमाणे स्वधर्माने वागून ते आपापल्या कर्तव्यात तत्पर असलेल्या प्रजेचे अत्यंत प्रेमाने पालन करू लागले त्यांनी होता अध्वर्यू उद्गाता आणि ब्रह्मा या चार ऋतुजांच्या द्वारा केली जाणारी प्रकृती आणि विकृती असे दोन्ही प्रकारचे अग्निहोत्र दर्श पूर्णमास चातुर्मास्य पशु आणि सोम असे लहान मोठे यज्ञ योग्य वेळी श्रद्धापूर्वक करून यज्ञ आणि क्रतुरूप श्री भगवंताचे पूजन केले अशा प्रकारे अंग आणि क्रियासह भिन्न भिन्न यज्ञांच्या अनुष्ठानांच्या वेळी जेव्हा अध्वर्यू व आहुती देण्यासाठी हवी हातात घेत असत तेव्हा यजमान भरत त्या यज्ञ होणाऱ्या पुण्यरूप फळाला यज्ञ पुरुष भगवान वासुदेवांना अर्पण करीत वास्तविक ते परब्रह्मच इंद्रादी सर्व देवतांचे प्रकाशक मंत्रांचे अर्थस्वरूप आणि त्या देवतांचे सुद्धा नियंत्रक असल्याकारणाने मुख्य कर्ता आणि प्रधान देव आहे अशा प्रकारे आपल्या भगवदर्पण बुद्धिरूप कुशलतेने हृदयातील रागद्वेषादी दोषांचे निर्मूलन करीत ते सर्व यज्ञभोक्त्या देवतांचे भगवंताच्या अवयवाच्या रूपात चिंतन करीत अशा तऱ्हेने केलेल्या कर्माच्या भगवदर्पणाने त्यांचे अंतकरण शुद्ध झाले तेव्हा त्यांना अंतर्यामी रूपाने हृदयाकाशातच अभिव्यक्त होणाऱ्या ब्रह्मस्वरूप महापुरुषांच्या आकाराने युक्त तसेच श्रीवत्स कौस्तुभ वनमाला चक्र शंख आणि गदा यांनी सुशोभित आणि नारदाजी भक्तांच्या हृदयात चित्राप्रमाणे निश्चलतेने राहणाऱ्या भगवान वासुदेवांच्या ठिकाणी दिवसेंदिवस वेगाने वाढणारी उत्कृष्ट भक्ती प्राप्त झाली अशा प्रकारे एक कोटी वर्षांनी राज्यभोगाची आपली प्रारब्ध क्षीण झाली आहे असे जाणून त्यांनी आपण भोगलेली वंश परंपरागत संपत्ती पुत्रांना योग्य तऱ्हेने वाटून दिली नंतर आपल्या सर्व संपत्ती संपन्न राजमहालातून निघून पुलहाश्रमात हरिहर क्षत्री गेली या पुलहाश्रमात राहणाऱ्या भक्तांवर भगवंताचे फार प्रेम असल्यामुळे ते आजही त्यांना त्यांच्या इष्ट रूपामध्ये भेटतात खाली आणि वर अशा दोन्ही बाजूंना नाभीप्रमाणे छिन्न असणारी शालिग्राम असणारी चक्र नदी गंडकी नावाची प्रसिद्ध नदी येथील ऋषींचे आश्रम सर्व बाजूंनी पवित्र करीत असतील त्या पुलह उपवनात एकांत स्थानी एकट्यानेच राहून ते अनेक प्रकारची पाने फुले तुळशीदळ पाणी आणि कंदमुळे फळे इत्यादी अर्पण करून भगवंताची आराधना करू लागले यामुळे त्यांचे अंतकरण सर्व विषयाभिलाषांपासून परावृत्त होऊन शांत झाले आणि त्यांना परमानंद प्राप्त झाला अशा रीतीने जेव्हा ते नियमपूर्वक भगवंताची आराधना करू लागले तेव्हा त्यांचा प्रेमावेग इतका वाढला की त्यांचे हृदय रवून शांत झाले आनंदाच्या उर्मीमुळे शरीरावर रोमांच येऊ लागले भक्तीच्या उद्रेकाने डोळ्यांमधून प्रेमाश्रू वाहू लागले त्यामुळे इतर काही दिशेनाशी झाली शेवटी जेव्हा आपल्या प्रियतमाच्या लालसर चरणारविंदाच्या ध्यानामुळे भक्तियोग पूर्णत्वाला पोहोचला तेव्हा परमानंदाने तुडुंब भरलेल्या हृदयरूप गंभीर सरोवरामध्ये बुद्धी बुडून गेल्यामुळे त्यांना आपण करीत असलेल्या भगवत पूजेचेही स्मरण राहिले नाही अशा प्रकारे ते भगवत सेवेतच तत्पर राहत असत शरीरावर कृष्ण मृगचर्म धारण करीत असत आणि त्रिकाल स्नानानंतर ओले राहिल्याने त्यांचे केस भुरकट कुरळ्या जटांसारखे झाले होते त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत उगवणाऱ्या सूर्यमंडलामध्ये ज्योतिर्मय परमपुरुष भगवान नारायणांची ते सूर्यासंबंधी रुचानी आराधना करीत व म्हणत असत भगवान सूर्याचे कर्मफलदायक तेज प्रकृतीच्याही पलीकडचे आहे त्यांनीच संकल्पाने या जगाची उत्पत्ती केली आहे नंतर तेच अंतर्यामी रूपाने प्रविष्ट होऊन आपल्या अच्युत शक्तीने विषयी लोलूप जीवांचे रक्षण करतात आम्ही त्या प्रवर्तक तेजाला शरण आहोत या ठिकाणी सातवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू